एका लहान हिरव्या गावात तारा नावाची मुलगी तिच्या आईसोबत राहत होती त्यांच्या घराची परिस्थिती साधी होती रोजच्या अन्नाची चिंता मोठी होती तारा हुशार चंचल आणि नेहमी आईसाठी काहीतरी करायला तयार असायची ती जंगलात जायची काहीतरी नवीन शिकायला किंवा शोधायला Marathi short story for children म्हणून ही कथा खूप रोमांचक आहे कारण ताराला जादूची भांडी मिळते ज्यामुळे ती कधीही भुकेली राहत नाही तारा नेहमी स्वप्न पाहायची की एखाद्या दिवशी ती आणि तिची आई भुकेले राहणार नाहीत आणि जादूच्या साहसांमुळे त्यांच्या आयुष्यात आनंद भरून येईल जादूची भेट एक दिवस तारा जंगलात गेली तिथे तिला एक जुनी रहस्यमय स्त्री भेटली स्त्री हसतमुख आणि जादूने भरलेली होती तिने ताराला एक चमकणारी भांडी दिली ही जादूची भांडी आहे जेव्हा तू म्हणशील शिजपोट शिज तेव्हा ही भांडी पोरीज डाळी शिजवेल जेव्हा म्हणशील थांबपोट थांब तेव्हा ती थांबेल ही भांडी नेहमी तुझ्या मदतीसाठी आहे पण योग्य वापर करायला शिका तारा खूप आनंदित झाली आणि धावत आईकडे गेली आता आपल्याला कधीही भुकेले राहावे लागणार नाही ही मॅजिक पॉरिस्पॉट आपल्यासाठी डाळी शिजवेल आईला विश्वासच बसत नव्हता पण तारेचा आनंद पाहून तिने हसत होकार दिला जादूची भांडी वापरणे तारा भांड्यासमोर उभी राहून म्हणाली शिजपोट शिज भांडीने लगेच गरम स्वादिष्ट डाळी शिजवायला सुरुवात केली डाळीचा वास घरभर पसरला आईचे डोळे आनंदाने चमकले आणि दोघी भरभरून डाळी खाल्ल्या मॉरल स्टोरी इन मराठी या घटनेत ताराला शिकायला मिळाले की योग्य वेळ आणि योग्य प्रकारे काहीतरी वापरणे किती महत्वाचे आहे जंगलातील रोमांच तारा रोज जंगलात जादूची भांडी घेऊन जायची तिला रंगबिरंगी पक्षी चमकती झोपड्या आणि जादुई फुलझड्या दिसत होत्या एक दिवस भांडी अचानक हलायला लागली तारा धास्तावलेली होती तिने जोरात हाक मारली थांब पोट थांब भांडी लगेच थांबली तारा शिकली की जादूची भांडी फक्त योग्य शब्दांवर काम करते आणि संयम आवश्यक आहे जंगलात तिला नवीन मित्रसुद्धा मिळाले हुशार पक्षी आणि चंचल गिलहरी जे तिच्या साहसात मदत करतात समस्या आणि मजेदार ट्विस्ट एक दिवस आईने अर्धवट शब्द वापरले शिजपोट शी भांडीने इतकी डाळी शिजवली की ती घराबाहेर उघळू लागली आई घाबरली तारा धावत आली आणि जोरात म्हणाली थांब पोट थांब भांडी लगेच थांबली दोघीने हसत हसत शिकले की चुकीच्या शब्दांमुळे मजेदार पण समस्या निर्माण होऊ शकतात शिकवण आणि संदेश तारा आणि तिच्या आईने शिकले एक जादूची गोष्ट जबाबदारीने वापरावी दोन चुकीच्या शब्दांमुळे समस्या निर्माण होऊ शकतात तीन संयम आणि शहाणपण आवश्यक आहे चार मदत प्रेम आणि धैर्य जीवनात आनंद देतात त्यानंतर तारा आणि तिची आई जादूच्या भांड्याचा योग्य वापर करून कधीही भुकेले राहिले नाहीत आणि आनंदाने राहत राहिले magical and moral Marathi story for children संयम शहाणपण प्रेम आणि मदत यामुळे खरा आनंद मिळतो एफएक्यू एक जादूची भांडी खरी आहे का नाही ही एक कल्पनाशील गोष्ट आहे पण यातून आपण संयम जबाबदारी आणि योग्य वापर शिकतो टू तारा जादूची भांडी का मिळाली तारा हुशार मदतीची आणि शाणपण दाखवणारी मुलगी होती तिच्या चांगल्या गुणांमुळे जादूची भांडी तिला भेटली तीन भांडी का अर्धवट शब्दांवर चुकीचं वागत होती जादूची भांडी शब्दांवर अवलंबून काम करते चुकीचे किंवा अर्धवट शब्द वापरल्यास मजेदार समस्या निर्माण होतात चार ही कथा मुलांना काय शिकवते संयम आणि शहाणपणाने गोष्टी वापरणे जबाबदारीचे महत्त्व मदत आणि प्रेमाने जीवन सुंदर होते पाच तारा आणि तिच्या आईने भांडी कशी सुरक्षित वापरली त्यांनी जादूची भांडी योग्य शब्द वापरून संयमाने आणि शहाणपणाने वापरली